स्कंद अकरावा अध्याय अकरावा भस्माचे महात्म्य नारायण मुनी म्हणाले आता भस्माचे तीन प्रकार सांगतो जे गोमय योनी संबंध असतात वरच्यावर धरतात ते मंत्राने दग्ध केल्यावर शांतिकर भस्म होते सावधानपणे राहून मनुष्याने वरच्यावर गोमय धरावे नंतर षडाक्षर मंत्राने ते दग्ध करावे याला पौष्टिक भस्म म्हणतात तेच गोमय हे या मंत्राने दग्ध केल्यास कामद भस्म होते ब्राह्मणांनी पांढऱ्या गायीचे क्षत्रियांनी लाल गायीचे वैश्यांनी पीतवर्णी आणि शूद्रांनी काळ्या रंगाच्या गायीचे गोमय घ्यावे शुद्ध बुद्धीच्या पुरुषाने पौर्णिमा अमावस्या अष्टमी या दिवशी हे मंत्राने गोमय घ्यावे नमहा या मंत्राने त्याचा गोळा करावा ते सूर्यकिरणाने वाळवावे श्रोत्रियांकडून आणलेल्या अग्नीने शिवमंत्राने ते दग्ध करावे एका नवीन पात्रात ते भस्म घ्यावे केतकी वाळा वगैरे सुगंधी द्रव्यांनी ते पात्र भरावे सद्योजातम यामी असा मंत्र म्हणून जलस्नानानंतर भस्मस्नान करावे हात पाय मस्तक धुवून ईशान्य सर्व विधाना या मंत्राने भस्म कालवावे नंतर तत्पुरुषेण या मंत्राने मुखास अधोरेभ्यो या मंत्राने हृदयास वामदेवाय या मंत्राने नाभीस आणि नंतर सद्योजात या मंत्राने सर्वांगास भस्म लावावे नंतर शुद्ध वस्त्र परिधान करावे हात पाय धुवून आचमन करावे भस्म लेपन नसेल तर ती त्रिपुंड्र लावावा मस्तक ललाट कान कंठ हृदय बाहू ही न्यासाची स्थाने आहेत प्रसाद मंत्राने मस्तकी न्यास करावा तीन अंगुलीनी ललाटावर त्रिपुंड्र लावावा स्वाहा मंत्र म्हणावा सद्योजातम म्हणून दक्षिण कर्णावर भस्म लावावे अधोरेभ्य म्हणून कंठस्नानी नमः म्हणून वक्षस्थानी अंगुली स्पर्श करावे वशट मंत्राने उजव्या बाहूवर आणि कवचाहून मंत्राने डाव्या बाहूवर मधल्या बोटाने न्यास करावा ईशान मंत्राने नाभीचे ठिकाणी न्यास करावा ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन रेघांच्या देवता आहेत ज्या अंगुलीने भस्माचा न्यास असेल त्या देवता क्रमाने तेथील समजाव्यात एका अंगुलीने न्यास केला असेल तर तेथील देवता ईश्वर ही होय शिरो मध्यभागी ब्रह्मदेव ललाटी ईश्वर कर्णस्थानी अश्विनी कुमार कंठस्थानी गणेश या देवता समजाव्यात अध्याय अकरावा समाप्त